इसवी सन सोळाशे साठ सालची ही गोष्ट आहे त्यावेळी स्वराज्यावर मोठा बिकट प्रसंग होता लाखांची फौज घेऊन शाहिस्ते खान पुण्यात घुसला होता तर सह्याद्रीचा सिंह सिद्धी जोहरच्या अजगरी विळख्यात पन्हाळ्याला अडकून पडला होता पुणे नाशिक रस्त्यावर चाकण हे महत्त्वाचं ठिकाण होतं पुणे नाशिक रस्त्यावरची रसद सुरळीत करायची असेल तर चाकण जिंकून घेणं शाहिस्ते खानासाठी अत्यावश्यक होतं लाखभराची प्रचंड फौज प्रचंड धनसंपत्ती मोठ्या मोठ्या पल्ल्यांच्या तोफा निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार नीतिमत्तेची कुठलीही बंधन न पाळणारा प्रति औरंगजेब असणारा शाहिस्ते खानसाठी चाकणला असणारी ही छोटीशी गडी जिंकून घेणं म्हणजे मच्छर मारण्यासारखंच एक छोटं काम होतं चाकणच्या भुईकोट किल्ल्यात फक्त तीनशे चारशे मावळे होते आणि त्याचा किल्लेदार होता फिरंगोजी नरसाळा संग्रामदुर्ग नाव असणारं चाकणची ही गडी तशी फार काही भक्कम नव्हती ही वजा गडी उभारली होती इसवी सन तेराशे अडोतीस साली सुलतान महम्मद बिन तुगलकाच्या बडा अरब नावाच्या एका फौजदारानं सपाट जमिनीवर असणारी चाकणची ही गडी तशी फार भक्कम होती असाही काही प्रकार नव्हता सभोवताली असलेला एक छोटासा खंदक आणि बाहेरच्या तटबंदीचे मजबूत दगड सोडले तर फारशी सुरक्षाही नव्हती फिरंगोजीला बाहेरून काही मदत मिळू शकेल अशीही काही आशा नव्हती चाकण जिंकण्यात वेळ घालवण्यात शाहिस्ते खानाला बिलकुल रस नव्हता एकाच दिवसात हा किल्ला म्हणजे छोटीशी गडी जिंकून घेता येईल असा शाहिस्ते खानाचा अंदाज होता म्हणून त्यानं वीस हजार सैनिकांची मोठी फौज चाकणच्या भुईकोट किल्ल्यावर पाठवली सोबत मोठ्या मोठ्या तोफाही दिल्या मोजकीच शिबंदी असणाऱ्या कमजोर भुईकोट किल्ल्याचा पाडाव होणं जवळपास निश्चित होतं जर अशावेळी फिरंगोजीनं किल्ला खाली करून माघार घेतली असती तरी छत्रपती त्याच्यावर रागावले नसते पण महाराजांनी निदड्या छातीची माणसं घडवली होती फिरंगोजी प्रतिकारासाठी सज्ज झाला त्यानं गडीचे दरवाजे बंद करून घेतले आणि मोक्याच्या जागी बंदूकबाज तसेच तिरंदाज बसवले वीस हजाराच्या फौजेनं किल्ल्याला सर्व बाजूनं वेढा घातला तोफा धडाडू लागल्या तोफांचे मोठे मोठे गोळे गडीवर येऊन धडकू लागले बाजूला खंदक असल्यामुळं आणि दगडांची तटबंदी असल्यामुळं गडीवर गोळ्यांचा फारसा प्रभाव पडत नव्हता याउलट मावळ्यांच्या बंदुकांच्या आणि बाणांच्या तडाख्यात शाहिस्ते खानाचे बरेच सैनिक मरत होते फिरंगोजीच्या ह्या कडव्या प्रतिकारामुळं जी गडी एक दिवसात मिळेल असं वाटत होतं ती गडी एक महिना लढवूनही काहीच प्रगती झाली नव्हती याउलट शाहिस्ते खानाचे बरेच सैनिक मारले गेले होते पैशांचं अतोनात नुकसान झालं होतं त्यातच जेव्हा रात्र व्हायची आणि शाहिस्तेखानाचे सैनिक गाढ झोपेत बेसावत असायचे तेव्हा गडातून अचानक पाच पंचवीस मावळे चोर वाटांनी बाहेर पडायचे विजेच्या वेगानं झोपेत बेसावत असलेल्या शाहिस्तेखानाच्या सैनिकांवर हल्ला करून पन्नास शंभर सैनिकांची कत्तल करून वाऱ्यासारखे नाहीसे व्हायचे शाहिस्तेखानाची फौज चांगलीच हैराण झाली होती मग शाहिस्तेखानानं एक धाडसी योजना बनवली चाकणच्या छोट्या भुईकोट किल्ल्यासाठी ही योजना फार खर्चिक आणि वेळखाऊ होती पण प्रति औरंगजेब म्हणवल्या जाणाऱ्या शाहिस्तेखानाची चाकणला पणाला लागली होती त्यानं तटबंदीला सुरुंग लावण्याची योजना बनवली पण खंदक असल्यामुळं तटबंदीपर्यंत पोहोचणं सोपं नव्हतं त्यातच फिरंगुजीच्या मावळ्यांचा बंदुका भाले दगड आणि बाणांचा मारा अतिशय अचूक होता मग शाहिस्ते खानानं त्या खंदका खालून एक भुयार खणून तटबंदीपर्यंत पोहोचायचं आणि मग सुरुंग लावायचा असं ठरवलं पावसाळ्याचे दिवस होते आणि खंदकात पाणी होतं त्यामुळं हे अतिशय अवघड काम होतं पण शाहिस्ते खान पेटलाच होता त्यानं हजारो लोकांना कामाला लावलं पाण्यासारखा पैसा ओतला आणि एक भुयार तयार करून तटबंदीपर्यंत रस्ता बनवला त्यातही सुमारे वीस पंचवीस दिवस खर्च झाले बुर्जावर लढणाऱ्या मावळ्यांना शाहिस्ते खान असं काही करू शकतो अशी कल्पनाच नव्हती खूप सारा सुरुंग तटबंदी खाली भरून बत्ती देण्यात आली तेव्हा तो वेड्याचा छप्पन्नावा दिवस होता सुरुंगाचा भयंकर मोठा स्फोट झाला बुरुजावरचे पाच पंचवीस मावळे तुकडे तुकडे होऊन हवेत उडाले तटबंदीला खिंडार पडलं आणि शत्रू आत घुसला पण तरीही किल्ल्यामधल्या मावळ्यांनी खिंडाराच्या वाटा अडवून तीव्र प्रतिकारास सुरुवात केली शाहिस्ते फिरंगोजीच्या आणि मावळ्यांच्या साहसाचं अतिशय कौतुक वाटलं त्यानं फिरंगोजीकडे निरोप पाठवून त्याला मुघलांना सामील होण्याचं आमंत्रण दिलं मोठ्या सरदारकीचं इनामाचं आमिष दाखवलं पण फिरंगोजीनं तो प्रस्ताव धुडकावून लावला फिरंगोजीची स्वामीनिष्ठा पाहून शाहिस्ते खान अतिशय चकित झाला त्या ईर्षेने पेटलेल्या दोनशे तीनशे मावळ्यांशी लढण्यात आपले आणखी काही हजार सैनिक खर्च होतील म्हणून त्यानं फिरंगोजीला आणि त्या मावळ्यांना सुरक्षित बाहेर पडण्यासाठी वाट देण्याची तयारी दाखवली फिरंगोजीनंही मग वेळप्रसंग ओळखला आणि आपल्या दोनशे तीनशे मावळ्यांसोबत छाती पुढे काढून ताट मानेनं दमदार चालीनं फिरंगोजी बाहेर पडला शाहिस्तेखानानं सुटकेचा निश्वास सोडला दोन महिने रात्रंदिवस लढून हजारो सैनिकांचा बळी देऊन पाण्यासारखा पैसा वाहून फक्त एक मातीची गडीच त्याच्या ताब्यात लागली होती चाकणच्या या भयंकर युद्धाची खानानं इतकी धास्ती घेतली की त्यानंतर तीन वर्ष तो फक्त पुण्यात ऐश्वराम करीत बसला महाराजांच्या कुठल्याही किल्ल्याकडे जाण्याच्या केवळ कल्पनेनंच शाहिस्तेखानच्या अंगावर काटा येत होता महाराज जेव्हा पन्हाळ्याच्या विळख्यातून सुटून बाहेर आले आणि त्यांना फिरंगोजीचा हा पराक्रम समजला तेव्हा महाराजांना फिरंगोजीचा अतिशय अभिमान वाटला महाराजांनी फिरंगोजीचा फार मोठा सन्मान केला आणि त्याला भूपाळगडचा किल्लेदार म्हणून नेमलं मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद